ए हो हो हो हो तुझ्या आवशीचं भो বেতরে দেব আমি ভিতরে ভিতরে हो हो हो हो ओ तू आवशीच घो चानी पहिलं पहिलं येर दगण्या मरण्याचा फेरा पहिलं पहिलं ये धारा येतो रे येतो येतो रंग जिण्याला येतो भितोरे भितोरे कळीकाळ आम्हाला भीतो देतो हौशीच घो ऐल पैल पाणी पाणी पाण्याची प्रेमळ जाणी आईलं पहिलं पाणी पाणी पाण्याची प्रेमळ गाणी गातो रे गातो गातो प्रेम वाटून देतो भितरे भितरे कळीकाळ Oh. ची कुणी कुणीवा उंची तुईवरल्या आबाळाची कुणी कुणीवा उंची भिडतो रे तेथे भिडतो शब्द आमुता